रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे बेताबी किससे मुलाकात होनी है इसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक भैया चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे जीवनातील संघर्षातून खरी सफलता मित्रांनो जीवन म्हणजे एक संघर्ष आहे मग तो कधी स्वतःबरोबर तर कधी प्रकृतीबरोबर कधी परिस्थितीबरोबर आणि या संघर्षाला जो घाबरतो तो जीवनामध्ये असफल होतो आणि परिणाम तो व्यक्ती जीवनामध्ये दुःखी अशांत आणि बेचेन होतो आणि या उलट जीवनातील संघर्षामध्ये जो शांत आणि निश्चिंत असतो धैर्यचित आणि एकाग्र असतो तो मात्र नेहमीच सफल होतो आणि फलस्वरूप सदैव सुखी व आनंदमय जीवनाचा अनुभव तो करत असतो संघर्षरूपी पेपरमध्ये पास होणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो म्हणून जीवनातील संघर्षाला कधीही घाबरू नका अशावेळी शांतपणे सकारात्मक विचार करा म्हणजे तीच संघर्षमय परिस्थिती आपल्यासाठी वरदान होऊ शकते परंतु संघर्षमय परिस्थितीच्या वेळी जर आपण नकारात्मक विचार करून अशांत झालो तर तीच परिस्थिती आपल्यासाठी शापही बनू शकते आम्ही अनेक वेळा जेलमध्ये सेवेसाठी जात असतो आणि त्या कैदी बांधवांना भेटत असतो त्यांचे अनुभव आम्ही ऐकले तर त्या आधारे हे लक्षात आले की संघर्षमय परिस्थितीत अशांत होऊन केलेल्या गैरवर्तणुकीतून माणसाच्या हातून किती भयंकर अपराध घडतात आणि त्याचा त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप करावा लागतो एका महिलेला आम्ही विचारले कैदी महिला की एवढा राग कसा आला का तुम्ही असं वाईट कर्म केलं ज्यामुळे तुम्हाला जेलमध्ये यावं लागलं तर ती सांगत होती माझा जन्म खूप गरीब घरात झाला त्यामुळे शिक्षणासाठी मला खूप कष्ट करावे लागले शाळा कॉलेजात शिकताना मी पार्ट टाईम कामही करत असे मी खूप हुशार असल्यामुळे चांगल्या मार्कांनी पदवी संपादन केली आणि पुढे मला कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी लागली नंतर माझे लग्न झाले काही वर्षांनी मी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून या पदावर आले तोपर्यंत माझी मुलंसुद्धा मोठी झाली त्यावेळी मला असं वाटलं की आता माझे चांगले दिवस आले मी गाडी घेतली बंगला घेतला मुलाचेही मोठ्या आनंदाने लग्न केले आणि त्यामुळे घरात सून नांदायला आली परंतु सून जास्त शिकलेली असल्यामुळे ती घरात काहीच कामकाज करत नसे सुरुवातीला मला वाटलं की ही नवीन आहे परंतु एक महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले वर्ष गेलं तरीही तिच्यात बदल काहीच झाला नाही ती दिवसभर नुसती बसून राहायची आणि हे पाहून मला मात्र खूप राग यायचा परंतु आपला मुलगा दुखावेल म्हणून मी तिला काहीच बोलत नव्हते एकदा माझ्या कॉलेजमध्ये मीटिंग होती त्यामुळे मी रात्री उशिराने घरी आले मला वाटलं की सुनेनं स्वयंपाक करून ठेवला असेल परंतु मी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा ती अशीच बसून होती तरी मी तिला काही बोलले नाही आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली डाळ भात बनवला आणि पोळ्या करत होते तेव्हा सून तिथे येऊन कमरेवर हात ठेवून मला म्हणाली तुम्ही कॉलेजमध्ये कारणे जाता ए सी रूममध्ये बसता तुम्हाला पाणी हवं असेल तर घंटी वाजवता आणि लगेच शिपाई येऊन तुम्हाला ग्लासभर पाणीही देतो तुमची किती मजा आहे हे सगळं जेव्हा ती टोचून बोलली ना तेव्हा माझ्या डोक्यात इतका राग आला तो मला आवरला नाही आणि मी रागाच्या भरात माझ्या हातातील लाटणेही तिला मारले आणि पोळीपाटाही तिच्या डोक्यात मारला आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी सून जागेवर मृत्युमुखी पडली पोलिसांना हे जेव्हा माहीत झाले तेव्हा मला बेड्या टाकून ते घेऊन गेले आणि पुढे कोर्टाने मला मर्डर केसमुळे जन्मठेपीची सजा ठोठवली मग आम्ही त्या प्राचार्य असलेल्या महिलेला विचारलं तुम्हाला सुनेवरती राग का म्हणून आला तेव्हा त्या म्हणाल्या की तिने टोमणा मारला की तुम्ही कॉलेजमध्ये काम करता ते काम काहीच अवघड नाही ए सी रूममध्ये असता गाडीमध्ये फिरता हे टोमना मला सहन नाही झाला आणि मी रागाच्या भरात तिला मारले सांगण्याचे तात्पर्य हे की वास्तविक शाळा कॉलेजमध्ये सर्व काही पुस्तकी ज्ञान दिलं जातं परंतु जीवनात येणाऱ्या संघर्षमय परिस्थितीत कसं पास व्हावं हे मात्र शिकवल्या जात नाही त्यामुळे आपण फक्त शाळा कॉलेजातील परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होतो परंतु जीवनात येणाऱ्या संघर्षमय परिस्थितीत मात्र नापास होतो हे उदाहरण ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो कॉलेजच्या प्राचार्य असलेल्या महिलेच्या जीवनातील ही सत्य घटना तुम्ही ऐकली मग विचार करा की जर प्राचार्यसारख्या उच्च शिक्षित मंडळीसुद्धा संघर्षमय परिस्थितीत नापास होत असतील तर विद्यार्थ्यांची स्थिती काय असेल आजच्या शाळा कॉलेजमध्ये केवळ गुणांक कसे वाढतील याची जणू काही शरत लागलेली आहे सर्वसामान्य व्यक्ती काय पाहतो या शाळेचा निकाल चांगला आहे शाळेची इमारत चांगली आहे शाळेची वाहन व्यवस्था चांगली आहे परंतु वास्तविक महत्त्व द्यायला हवे ते शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांना तेथे दिल्या जाणाऱ्या नैतिक शिक्षणाला पूर्वी शाळेतून या गोष्टीकडे विशेष लक्ष दिल्या जात असे मुलांकडून मनाचे श्लोक गीतेतील श्लोक संतांचे साहित्य देशभक्तांच्या गोष्टी पाठ करून घेतल्या जात आणि त्याचबरोबर मुलांच्या मनात संस्कारांचे बीजारोपणही करण्याकडे लक्ष द्यायचे आणि त्यासाठी शिक्षक वर्गसुद्धा आपले आचरण कसे आदर्श स्वरूपाचे असले पाहिजे याबाबत दक्ष असायचे परंतु आजकाल परिस्थिती बदलत चालली आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहत आहोत वर्तमान वेळी व्यसन नशा अपराध अपघात जीवघात तणाव चिंता या सर्व गोष्टी वाढतच चालल्या आहेत कारण व्यक्ती जीवनातील संघर्षाचा सामना करू शकत नाही आणि म्हणूनच परिस्थितीत प्रत्येक मनुष्याला आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता खूप जरुरी आहे संघर्षाचा सामना कसा करायचा हे अध्यात्म शिकवतं जेव्हा आपण आपल्या जीवनातील संघर्षात सकारात्मक विचार करतो आणि सहनशीलता धारण करतो तेव्हाच शेवटी आपल्याला सफलता प्राप्त होऊ शकते संघर्षाच्या वेळी जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा मात्र परिस्थिती आणखीच बिकट होऊन जाते म्हणून लक्षात ठेवा की संघर्षातूनच सफलता फुलत जाते एकदा एका लहान मुलाचे बागेमध्ये फुलपाखराचे घरटे त्यांनी पाहिले जवळ जाऊन निरखून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की छोटेसे फुलपाखरू त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु त्या घरट्याचे छिद्र खूप छोटे असल्यामुळे प्रयत्न करूनही त्या फुलपाखराला बाहेर येता येत नव्हते तेव्हा त्या मुलाने एका कात्रीने ते घरटे कापले आणि त्या फुलपाखराला बाहेर काढले परंतु कित्येक दिवस झाले तरी ते फुलपाखरू उडू शकले नाही कारण बिना संघर्ष ते घरट्यातून बाहेर आले होते त्यामुळे त्याचे पंख मजबूत होऊ शकले नव्हते म्हणजे संघर्षातून मनुष्यसुद्धा मजबूत होत असतो आणि जीवनात सफल बनू शकतो वर्तमान एकविसव्या शतकामध्ये जो मेहनत करतो तोच संघर्षमय जीवनाच्या अंधकारात सुद्धा सफलता रूपी तो पाहू शकतो खरं पाहिलं तर आपल्या जीवनातील संघर्षच आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला सफलता देऊ शकतो म्हणून मित्रांनो संघर्षाला न घाबरता संघर्षामध्ये आपण आपल्या मनस्थितीला शक्तिशाली ठेवून त्या संघर्षामध्ये सामना करून सफल आपण होऊ शकतो आणि सफलतेच्या शिखरावर पोहोचू शकतो तर आज आपण संघर्षातून सफलता कशी प्राप्त करता येते या विषयावरती चर्चा केली आणि उद्या आपण परत पाहूया वेगळ्या मूल्यावरती नमस्कार ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे दिल को है क्यों ये बेताबी किससे मुलाकात होनी है जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया